ಸಗರಿ ರ

बीत जात सगळी बीत जात सगळी उमरिया मोरी उमरिया मोरी पिया नहीं आए सजा तो जिया में ऐसी आवत अब तुझिया में ऐसी आवत राम राम अब तुझिया तो में अर्ज आवत राम नाम भजन जा स जा अब तो जिया में ऐसी अवत नाम भजने अब तो जिया में दिशा मतलब नहीं अब तो जिया में ऐसे आवत राम नाम भजने भी या गया काय कुठं केव्हा या अंजनी महिन्यावर शिकवली होती ही खासेवाने बांधली होती आठव्या मातेवरून उठ गौरी गौरीमध्ये खास एक तर आम्ही आपल्याला म्हणतो राजन आहे तुमच्याकडे दिलेले मोरा मन लागावलं संग हो किंवा सुरत मोहन देख हो हे चांगलं आहे सुरत आणखी म्हणजे-, म्हणजे विलास खानची बंदिश आहे तोरे मिलन की माहिती आहे नाही रे मिलन की इस दिन आ, आ, आ, ये तो रे रामगौरी काय रामगौरी आणि चैती गौरी ललिता गौरी ललिता गौरी नको हां राम गौरी हे रामगौरीवर जे आहे ना ती जरा तो अरविंद आल्यानंतर हा सोहनी पंचम तम प्यार सो सके मोरी बरोबर ये तम प्यार सो सके मोरी प्रीतम प्यार सो जाए कहो सदा जाए कहो बिराजता जाए कहो बिराजता जाए कहो बिराजता सखी मोरी प्रीतम प्यार सो सखी मोरी प्रीतम सखी मोरी प्रीतम प्यार सो जाए कहो जाए कहो सता जाए कहो विरासता जाए कहो विरासता सखी मोरी तम प्यार जो सखी मोरी बहुत दिन न भय सैया घर आए हे जरा बघावं लागेल मला थोडा इकडे तिकडे होत आहे बघावं लागेल परत

ओ मा देव गजरा ओ मरा देव गजरा पादम बालम ओ मारा ो मरा ओ मारा गजला हो मारा देव गजला बागम हो बारा बरस पीछे बारा बरस पीछे सैया घर आ आईला सैया घर आईला सैया घर आईला तू ही मारे गजरे का जो रे हो बादम ओ राबा लम मो बालन व्याज का म्हणायचे ना ओ देव ओ मारा देव गज मारा देव गजरा मारा देव गजरा मारा हे काय झालेलं आहे कुठं म्हटलं नाही काही नाही केव्हा एखादी म्हटलं असेल कुठं लक्षात राहतं असेल मागं मी रविवारचा असा बसायचा पुष्कळ घेऊन हां विलंबित आहे म्हणजे हो ते नंतर घेऊ आपण हो हो तो पण असेल काय ते बरं होईल जरा आता नाही ना नाही मान्य मी तुम्हाला म्हणून देतो बरोबर ठीक है Peace. ਖਤ ਹੈ विशेष कोणी गात नाही नाही नाही नाही ये मदा दैवाच लागते शुद्ध ये मदा रे पाप दरी ದೇವತೆ ಏ ಮ ಪಾ ದ ರೀದ್ರ ಬೋಧ ಕುಮಾರ್ ದೇವ ನಿಸ್ತಾ 人么？ ridra buddha nista नाही निशाल शुद्ध नाही आहे सा विसद निसा निसा रे सारे ग मद निमा पद निसा या प्रेम सुख चाहे प्रेम सुख चाहे हो तुम आदि नाही प्रेम सुख चाहे हो चला आ हो चांगले आठवलेंनी माग मला म्हणायला सांगितला बुवा म्हणाले तो हे म्हणा ते चांगला म्हणता मग ऐकलं जर ऐकलं म्हणजे चांगलं आहे म्हणा त्यांना काहीतरी वर वरी लागतो असं काहीतरी बाबा म्हटलं असं काही सांगितलेलं नाही असा यंत्र आहे जलद त्याची पाहिजे तर हो, हो. आहे ना हे पग लागन दे बलमा पग ला दे बलमा बग लागन दे बलमा बग लागन दे अपने हट को हटेदा अपने मत को विनती मोरी माना le pag de bala ma de apne hate ki na na na na na सो सो बारे तोरी बिनती करत सो सो बारे तोरी विनती करत हात जोड कर दर्पण मान दे नाही सो बारे तोरी बिनती करत हात जोर कर दर्पण मान दे ये पग लागन हां ही विनोदने बांधले दर्पण त्याने घातलेलं आहे सगळ्या ह्याच्यात हा सोरट आणि हा मधमात 예 마이 비야 예 परमहंसांनी सांगितलं नसे साचे कत भक्त कोण मान्य न माने को जाने झूठे जगपति याद सबन की झूठे जगपति याद सबन की झनकत बाकी को न माने जाजे को न माने कत वाक्य को न माने दज कत वाक्य को अकल कुशामत नहीं अकल कुशामत ताजा रोज अकल कुशामत ताजा रोज बरकत पथरा बनाए न गिनगी कत पथरा बनाए न गिनगी निरंकार को को न जाने निरंकार को को न जाने सच गत वगे को न वागे को न मादे सज कत वागे ओ न माने सज सज कत वागे ओ न सज सज कहत वागे सज कत वागे को माने साधिगत अखे साधिगत वाके साधिगत वाके को न मान हे सब जरा खर्च ठीक करो लाल मेरे महल अशी सम है लाल में इतने समय हाँ अच्छा ये लाल मेरे नेहला चलो ना तेरी हो रहूंगे रहूँगे

ali moramana hare no ali moramana hare dino बंसिया बजा वद बंसिया बजा जियरालुवा जियरालुवा चरण तर काहीच म्हणतात हा बहुतेक लोक चरण तर काही म्हणतात चरण प्राणप यांची आहे ना हा ती प्राणप यांची आहे ना चरण तर काय हा हे माझ्याकडे नाही चरण मी म्हटले तसे आता रामभाऊ पण म्हणत होते बरोबर तसेच सामान छान आपले आता भैरवचे प्रकार ते आहेत तर देवता भैरव हे आपण तिकडे करणार हो ह्याच्या बरोबर ललिता भैरव अरविंद बरोबर हो. भैरव भार पण त्याच्या बरोबर हो आहिरी तोडी नाही ती लक्षात नाही हुसेनी तोडी केली दाखव दाखवली होती त्यांनी हो. माझ्या लक्षात नाही गोवर्धनी तोडी ती पण नाही खट है एरी मान यहाँ तो खट है एरी मान यहाँ तो पण बघावं लागेल एरी मान यहाँ तो भा के सा मा ही ही चीज कोणी गात नव्हती फक्त मी केसरबाईंची एकदा ऐकली अच्छा आणि अनवर दाखवली मला या जगते रब बचाएंगे हाँ कैसे या जगते रब बचाए हम्म, सदा रंगा जगते रब बचा सदारोंग तापर इतनो संधी मुद्दाम दाखवला मला विद्याधरावर सगळे म्हणतात ना हे हे बघा मला हो परवा तिकडे म्हटला होता त्यांना बागेशीर भात आता भीम मध्ये पारण पायत्र आम्ही म्हणतो बाकी दुसरं काय खास आहे नाही हिंडोली काय अजून आहे त्याच्यात लागतो ai giờ hồn ai bà lệ mơ ai ai ai ai ai giờ hồn ai bà lệ mơ

थोडं त्यानं कुठून <laughs> घेतलं अभिषेकांच्याकडे शिकत होता तो तर त्यानं लिहून ठेवलेलं आहे हां तेच जे माझी नाही ते माझी झालेली नाही पण बरी होती म्हटलं लिहून टाक त्याच्यात <laughs> आम्ही फक्त गोळा करतो इकडून तिकडून <laughs> काय चांगलं असेल ते ती मला वाटतं छोट्या गंधर्वनं दाखवली असेल त्याने बुंद बुंद हां मध्ये आत्तापर्यंत मी आग्रह करण्याची खास चीज म्हणजे गरजे घटा घोर घोर मी कुमार मुखर्जी वगैरे या लोकांची ऐकली ते रात्रीनंतर स्कूलचे लोक पण ती म्हणतात गरजे घटा हे आपण म्हणता का हो आता आठवत आहेत का अरविंद अरे नुसते असताय म्हण गरज घटा गर गरज घटा गर तारी गा घा सावकाश यायचे जी जरा सावकाश पाहिजे त्याचा बरोबर दिसेल सुख पा द्रुत तशीच मिळणार ती हो. नाही मध्ये एक ते तिन्ही घेऊन हां अरे कोजा अरे कोज अरे कोजा घन उमड घन घुमड आणि आहे आता तुम्ही कसा वाचवायचा मजमातपासून वाचवायचं म्हणजे फक्त रे परे सारे ग गंधार आहे कोमल गंधार बरेच लोक घेत नाही शिवाय नी परे काय आणि नी परे नी सा नी रे परे सारे निसा पनी परे हा ये बात नी परे ही खास आहे अरे को அழப்பா ಜಗಯ चहु ओर घन घोर शोर कर चहु ओर घन घोर शोर कर गाकारी आई बिगरि च महि गटा कारि आई बिरि च महि हर थर कु मनवा थर को மனவாலரு ஜிங்கர்வா போலே ஜந்தன ஜிங்கர்வா போலே ஜந்தன உமண்ட கன கோமண்ட பருது பூந்தலி உமண்ட கன கோமண்ட பருதே உமண்ட கன உமண பரதே உமண்ட கன கோமண்ட ಘನ ಗೋಮಡ ಘನ ಬರ ಉಮಡ ಘನ ಗೋಮಡ ಉಮಡ ಘನ ಗೋಮಡ ಘನ ಗೋ मण्ड घन गो मण्ड भर से बुन्दरे चलत पुरवाई मा सन नन नन नन चलत पुरवाई मा सन नन नन रस बूंदन भर से मनवालर जे बूंदन भर से मनवालर जे जिंगर वा बोले जन धन नन नन नन जिंगर वा बोले जन धन घुमंड घन घुमंड भरले चहु ओर घन घोर शोर कर चहु ओर घन घोर शोर कर कटाकारी आई बिजरी चमक रही कटाकारी आई बिजरी चमक रही थर थर कंपे मनवा दर्द हर थर पे मनवालर जे जिंगरवा बोले झन झन न न न न जिंगरवा बोले झन झन झन न न न झन न झन झन झन न ना न न न घुमंड घन घुम पर बूंदरी घुमंड आए अत धूम धाम आए अत धूम धाम आए अत धूम धाम ते बाद हमरो मनवाए आए अत धूम धाम आए अत धूम धाम आए अत धूम धाम ते बाद अन्धेरि दनि दम अन्धेरि दानि दम अन्धेरि दनि द के दाम के र अधेरि दानि दम के अंधेरी अन्धेरि दम केरना दाम दामी ದಾಮರಿ ದಾಮರಿ ದಾಮರಿ ದಾಮಗೆ ದಾಮರಿ ದಾಮಗೆ ರನೆ ಅಂಧೇರಿ ದಾಮನಿ ದಾಮಗೆ ರನೆ ಅಂಧೇರಿ ರನ ಅಂಧೇರಿ ದಾಮನಿ ದಾಮಗೆ ಪಪಿ ಹಾಪಿ ಯುಪಿ ಯುಪಿ ಯು ಕರೆ ಪಪಿ ಹಾಪಿ ಯುಪಿ ಯುಪಿ ಯು ಕರೆ ಪಪಿ ಹಾ पीयू पीयू पीयू करे पपी हा पीयू पीयू पीयू करे पपी हा यू पीयू पीयू करे पपी हा पीयू पपि भापि पियु पियु करे पपि भू पिय पि करे प्रेम पिया कोे कोलाये राम आये अथ धूम राम आये धू धू नाही नाही दोन्ही गंधर्व नाही नाही नाही दोन्ही म्हणजे तसे मियामलकचं आणि देश दोन्ही वेगळे हा नुसता सावन म्हणून मी ऐकलेलं आहे हो, ते सावरच आणि नथन खान जे होते हा ते एकदा गायले होते सावन लक्ष्मीबाग मध्ये हे दोन गंधार असं ते होत बरोबर तुम्ही आता म्हटलं असा हा नथन का म्हणतात मी ऐकलंय नाही हो. नाही ग

ma ga ga ga sa ni ni n re ಮ ಸರ ಗ ಮ ಗ ಗ ನಿ ಸರ ನಿ ನಿ ಮ a ನಿ ದ ಸ ನಿ ರೆ ಸ ಮ ಗ a ೆ a ಿ a ರ a ಮ ಪ ದ ಮ ma pa ni ni da ma ga r ೆ ma pa da ba ma pa ni ni ma pa ni ni sa ni da ma ga ri re ma re ma pa da ni da ni pa da ma pa ma pa ni ma pa ga ma re ni ah ba iya. berapa

बेला मैं ना जानू मैं ना जानू साजे दूर पिया कौन खता आवत बद आवत बद अनत अन्त बिलम्हे मोरे कब भुन मोरे बाग कब खता कौनी gone a kata ne to go na kata ne कदा गदा सदा रोंग के घर का आज आज बधावा लक्षात हे जे आहेत ना हे जरा नंतर केले तर बरे होईल म्हणजे हा मानेरी बरन कोया आणि हे आता जे तोंड ठेवलं आहे ते म्हणजे थोडं नाही नाही ते पुढे बरोबर आहे असं शेवटी पण हे पुष्कळ पसंतच्या बंदिशीमध्ये परळी होतो त्याची असते सगळी पहिली तर परत सारखं मिळतं <laughs> चूक आहे ना पण म्हणजे माणसा दृष्टीने तरी थोडस वाटतं कारण असं जे आलंय नाही मी बाईंची ऐकली होती असं ही जागा कारण शुद्ध देवाची पण येते ती तशी मध्ये येते पुर्याच्या अंगाची आ, आ, आ, रास म्हणजे आहे ना वसंतमध्ये आ हा भाग जास्त कसं बघ पुढच्या तीन लाल झपताला पाहिजे तर तो आहे परत लाल कगवा पण वेगळे आहेत अंतराय वेगळा आहे नाही हाय बे हा नाही हा नाही कौशी बहार हा नाही हा बागेश्वर बहारच म्हणून जात आहे फक्त तोंड सारखं हे पण असं ठेवत नाही तो रे कग असं ठेवत तो जा रे जा रे तीन आवर्जन नाही आवर्जन ते केलं बरोबर आहे <laughs> बरं घ्या नाही म्हणा तुम्ही मग तू लय तू हां लय जारे जा रे कगवा तू गा मला माझा नाही होत का त्रास नाही होत नाही तर तीन तीन आवर्तन करायचं हा जा कगवात् जा हातामध्ये टाकले होते ते हा लोक बरेच गातात बरेच नाही गातात